रामकृष्ण गोविंद भागवत महापुराण स्कंद पहिला श्लोक सोळा व सतरा यामध्ये कलियुग हा जो विषय मांडलेला आहे त्याबद्दल आपण चिंतन करणार आहोत राजा परीक्षिताला शृंगी ऋषीने शाप दिला त्यापूर्वी एकदा तो राज्यात फेरफटका मारायला गेलेला असताना त्याला आपल्या राज्यात कलीनी प्रवेश केलेला आहे असं दिसलं हे त्यानं कशावरून ओळखलं तर धर्म आणि पृथ्वी यांच्यामध्ये जो संवाद झाला आणि त्यावेळेला एक शूद्र राजा बैलाला मारत होता हे दृश्य बघून राजा परीक्षितांनी ओळखलं की आपल्या राज्यात कलीनी प्रवेश केलेला आहे त्यांनी कलीवर बाण उगारला आणि त्याचा निष्पात करणार होता एवढ्यात तो कली राजाला शरण आला आणि त्यांनी अभय मागितलं मग राजाचं कर्तव्य आहे शरणागताला रक्षण देणं म्हणून परीक्षित राजा काय म्हणाला की खर तर तू माझ्या राज्याबाहेर जायला पाहिजेस पण तरी सुद्धा मी तुला माझ्या राज्यात राहण्यासाठी चार जागा देतो तिथे राहा आणि त्या जागा म्हणजे द्यूत मद्यपान व्यभिचार आणि हिंसा कलिना विनंती केल्याप्रमाणे राजाने त्याला आणखी एक जागा दिली त्या जागेचं नाव सुवर्ण आणि अशा प्रकारे कलियुगाची ही ही जागा जी आहेत जागा ज्या आहेत त्यांची जी गुण आहेत त्यांचे ते कलियुगाचे गुण म्हणजे असत्य गर्व कामवासना वैर आणि रजोगुण ही कलीची राहण्याची ठिकाण कुठली अस भागवत स्कंध पहिला अध्याय सतरावा श्लोक अडतीस आणि एकोणचाळीस कलियुगाची राहण्याची ठिकाणे म्हणजे जिथे जिथे असत्य आहे गर्व आहे कामवासना आहे वैर आहे आणि रजोगुण ही त्याची राहण्याची ठिकाणं आणि प्रत्यक्ष ठिकाणं हे झाले गुण आणि प्रत्यक्ष ठिकाण हे गुण कुठे असतात तर द्यूत मद्यपान व्यभिचार हिंसा ही जी अधर्माची लक्षण आणि निर्दयता ही जी अधर्माची लक्षणं आहेत या ठिकाणी नीट शब्दाचं योजना ऐकून घ्या जिथे जिथे अधर्म निवास करतो त्या त्या ठिकाणी कलियुगाचं वास्तव्य आहे आणि हे अधर्म विशेषत्वे करून कंसात राजा परीक्षिताच्या काळात हा अधर्म कुठे राहत होता ज्यूत मद्यपान व्यभिचार आणि हिंसा आणि निर्दयता अशा पाच ठिकाणी राहणाऱ्या साठी कलीला जागा दिली हा थोडक्यात सतराव्या अध्यायाचा सारांश भागवताच्या सात दिवसाच्या सप्ताहाच्या तुलनेने या विषयाला एवढं फार तर आणखी एक दोन पाच मिनिटाचं स्थान दिलं जातं ओके भागवताच्या पूर्णतेच्या दृष्टीने विषय प्रस्तुत झाला पण तो संपला का संपला का एवढ्यावर मी थांबावं का ही पाच ठिकाणं मला माहीत झाली की भागवत मला समजलं आता उदाहरणार्थ सोन हे कलीचं राहण्याचं ठिकाण आहे ओके तुमच्या घरात सोनं आहे की नाही निदान एक ग्रॅम दोन ग्रॅम पाच ग्रॅम एवढं तरी सोनं असतच असतं आणि माझा एक ढोबळ मत पृथ्वीवरच्या साडेसातशे कोटी लोकांच्या पैकी पंच्याण्णव टक्के लोकांच्या कड किमान काहीतरी सोनं असत किमान मग आता सगळे लोक कलियुगात परिणाम झालेले आहेत का पंच्याण्णव टक्के आणि सगळ्या सोन्याच्या ठिकाणी कली राहतो का आणि इतकं जर मला माहिती आहे तर मी सोन्याचा त्याग करावा का काय अर्थ काय याचा तर मला काय वाटतं की आपण जरा थोड़ हा भाग बघितला ही ठिकाणं बघितली मान्य आहेत हिंसा हिंसा म्हणजे कुणाला प्राणी मात्राला मारणं एवढंच नव्हे काय हो दंगे होतात लाठीमार काय गोळीबार काय मारामाऱ्या काय अत्याचार काय हे कुठल्या एका ठिकाणी होतं का हो सर्व भारतभर प्रकार हा चालू आहे तुम्ही नुसता टीव्ही उघडा तुम्हाला हीच बातमी दिसेल कलियुग किती पसरलेला आहे एवढ्या पाच ठिकाणी त्याला राहायला जागा दिली तो काळ राजा परीक्षिताचा होता आज कली हा सगळीकडे वावरतो काय माहितीये का त्या घरामध्ये लाकडी घर जर असेल तर त्याला वाळवी लागते आणि ती नीट विचार करा हा या गोष्टीचा नुसत्या कल्पना म्हणून सोडून देऊ नका उपमा म्हणून सोडून देऊ नका त्या वाळवीचा विस्तार इतक्या थोड्या काळात आणि इतक्या प्रचंड प्रमाणात होतो की काय विचारू नका तुम्ही आणि त्याच्यावर काय इलाज सांगा आमच्या अगदी सत्य घटना आहे खोट बोलत नाही अनेक कारण असतील आमच्या कॉलनीमध्ये मी राहतो त्याच्या सोडून पलीकडचा बंगला जो होता तो चाळीस वर्षा पंचेचाळीस वर्षापूर्वी बांधला होता पुढच्या पिढीतल्या मुलांनी तो पाडून तिथे नवीन बंगला बांधला ते करायसाठी कारण अनेक असतील परंतु त्यापैकी एक कारण म्हणजे घराला वाळवी लागली ती सत्य घटना आहे शपथपूर्वक सांगतो घर पाडावं लागलं प्रमुख कारण होतं त्याचं मग घर पाडणं याला कारण काय तस कलियुगाला कारण काय झालं ही स्थान ठीक आहे तो हो. भागवताने सांगितली पण कलियुग का आलं का आलं कलियुग आणि त्या कारणावर इलाज काय कारणावर एक तुम्हाला मी सत्य घटना सांगतो बरं का खूप खूप मार्मिक आहे आणि हे जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रात तुमच्या उपयोगी येईल प्रत्येक क्षेत्रात तुम्ही जिथं आहात तिथं मला नावामध्ये सारस्य सारस्य नाहीये परंतु घटना सत्य आहे मरीन ड्राईव्हवरती एक फार मोठे प्रसिद्ध आणि हुशार तज्ज्ञ मागच्या पिढीतले एक गायनोकॉलॉजिस्ट होते त्यांच्याबद्दलची गिरगावात राहणाऱ्या लोकांना कदाचित माझा हा संदर्भ दिल्यावर नाव लक्षात येईल मी विसरलो माझ्या नाव लक्षात होतो एक काय झालं एकदा एकदा अति अति श्रीमंताच्या घरची त्यांची सून बाळंतीण झाली बाळंतीण झाली सात आठ दिवस झाले सगळं सुखरूप झालं आणि सातव्या आठव्या दिवशी त्या सुनेला प्रचंड खोकला सर्दी आणि ताप हे झालं आता अब्जाधीशाची सून म्हटल्यावर अनेक डॉक्टर आले अनेक डॉक्टर आले अनेक डॉक्टरांनी त्याचं परीक्षण केलं आणि अनेक औषध सुचवली परंतु त्या अब्जाधीशाला वाटलं ज्या दवाखान्यामध्ये डिलिव्हरी झाली त्या डॉक्टरना विचारावं म्हणून त्यांनी त्या कोण जे मी म्हटलं सुप्रसिद्ध गायक नॉकॉलॉजिस्ट त्यांना बोलावलं त्याने त्या सुनेची तपासणी केली आणि तिथं उपस्थित असलेल्या डॉक्टरना विचारलं की तुम्ही काय इलाज सुचवला त्या डॉक्टरने सांगितलं मी अमुक अमुक इंजेक्शन मी अमुक अमुक गोळी मी अमुक अमुक औषध हे प्रिस्क्राईब केलं आता त्या गायनोकॉलॉजिस्टनी काय केलं ते म्हणाले की या सुनेच्या मानेच्या खाली एक कापडाची उशी ठेवा मानेच्या खाली डोक्याच्या खाली नाही मानेच्या खाली एक उंचवटा उशी किंवा काहीतरी ठेवा आणि डोक्यावरती कपाळावरती गरम पाण्याची पट्टी घाला पाण्याची गरम पाण्याची हे इलाज सुचवले त्या इलाजाप्रमाणे केल्यानंतर काही वेळातच त्या सुनेला बरं वाटायला लागलं ही झाली कथा सत्य कथा ही सांगितल्यानंतर ते गायनोकॉलॉजिस्ट प्रसिद्ध काय म्हणाले सर्व डॉक्टरना तुम्ही म्हणाले रोगाच्या परिणामावरती इलाज करत होता मी रोगाच्या मूळ कारणावर इलाज केला लक्षात आलं तुम्ही परिणामावर इलाज करत होता मी कारणावर इलाज केला कलयुग येण्याचं कारण काय शोधलं आपण लक्षात आलं वाचलं प्रवचनात ऐकलं आता इथं एक महत्वाचा शब्द घ्या लक्षात ही अधर्माची निवास करण्याची ठिकाणं आहेत मला ही निवासस्थानं टाळायची आहेतच परंतु त्यापूर्वी मला अधर्माचा निष्पात करायला पाहिजे कारण कलियुगाचं मूळ कारण आहे अधर्म हा अधर्म मी कोणता करतो हे जाणून घेतो का मी हे मी माझ्या मुलाला सांगतो का हे बघा धर्माची चार धर्माचे चार पाय सांगितलेले आहेत त्या चार पायापैकी तीन पाय नष्ट झाले असं सांगितलेलं आहे आणि त्यासाठी तुम्ही भागवत स्कंध एक अध्याय सतरावा श्लोक चोवीसावा काढा धर्मदेव म्हणजे धर्मदेव म्हणजे पृथ्वी बैल वृषभ सत्ययुगात आपले तप पवित्रता दया आणि सत्य असे चार पाय होते आता अधर्माचे अंश असलेले गर्व आसक्ती आणि मद यामुळे तीन चरण नष्ट झालेले आहे म्हणजे अधर्माची मूळ लक्षणं कुठली गर्व आसक्ती मद या कारणावर इलाज केला पाहिजे तर कलियुग म्हणजे काय हे मी समजून घेतल्याचा उपयोग झाला तर आपण पुढचा विषय पुढच्या प्रवचनात घेऊ रामकृष्ण गोविंद